नमस्कार आपण वपू काळे यांचं झोपाळा हे पुस्तक ऐकतोय या पुस्तकातली दुसरी कथा आहे अमिताभ चिंटूचे चार दिवस नावावर एक कविता संग्रह एक कादंबरी सतरा कथा संग्रह तीन एकांकिका संग्रह एक लघुनिबंध संग्रह यापैकी दोन संग्रहांना सरकारी पारितोषिक एवढा नावलौकिक आणि ग्रंथसाधना असलेला लेखक एकाएकी वेड्यासारखा वागायला लागला तर तुमचा विश्वास बसेल का तुम्ही कदाचित म्हणाल लेखक येडपटच असतात मुद्दाम वेड्यासारखं वागण्याची त्यांना गरज काय तरीही रत्नाकर सोनटक्केचं वेड निराळ्याच प्रकारचं ठरलं खरं तर तो नेहमीसारखा बसच्या रांगेत उभा होता वर ऊन तळपत होतं वेड लागायची पाळी आली होती घाम येऊन येऊन माणसं जर मेणासारखी वितळली असती तर मुंबईत आज फक्त इमारती आणि रस्ते एवढंच उरलं असतं पण मुंबईकरांना हे नवीन नाही बस येत नाही आणि हवा इतकी वाईट एवढ्यासाठी कोणी समोरच्या सिनेमाचा पोस्टर फाडेल काय ध्यानीमनी नसताना सोनटक्के एकाएकी पळत सुटला अमिताभच्या कोणत्या तरी आगामी चित्रपटाचं पोस्टर फुटपाथवर उभं करण्यात आलं होतं ते वीस फूट बाय आठ फूट असावं कोपऱ्यावरच्या इमारतीच्या गच्चीवर ते चढवायचं होतं कंपनीची माणसं त्या खटाटोपात होती त्या पोस्टरसमोर एक कलिंगडाची हातगाडी उभी होती रत्नाकर प्रथम गाडीकडे धावला त्याने गाडीवरची मोठी सुरी उचलली पोस्टरवर चार पाच चेहरे झळकत होते पण रत्नाकरचा रोग फक्त अमिताभवर होता त्याने हा हा म्हणता अमिताभचा चेहरा पोस्टरवरून वेगळा केला कंपनीची माणसं धावली कंपनीचा ट्रक तिथं उभा होता त्या सात आठ माणसांनी रत्नाकरला ट्रकमध्ये टाकलं ड्रायव्हरने ट्रक सुरू केला हिंदी चित्रपट तर सोडाच पण रत्नाकर सिनेमांचं पोस्टर पण बघत नसे सोहराब मोदी बॉम्बे टॉकीज प्रभात नवयुग हंस वगैरे कंपन्यांनी पेश केलेल्या एकाहून एक वरचढ चित्रपटांचा जमाना कधीच संपला होता गल्ला हा शब्द त्या काळात देव झाला नव्हता कलेच्या निर्मितीबद्दल जशी एक तळमळ होती त्याबरोबर काहीतरी सांगण्याची ओढ होती पण रत्नाकरच्या मते तो जमाना संपला होता तसं सगळंच चांगलं चांगलं संपलेलं होतं उत्तम क्रिकेट उताराला लागलेलं होतं कर्तबगार पत्रकार उरले नव्हते उत्तम नाटक उत्तम संगीत फार कशाला आदराने मान वाकवावी असे नेते पण उरले नव्हते सगळीकडे केवळ गोंधळ सगळ्या राष्ट्राचाच हिंदी सिनेमा झाला होता चित्रपटसृष्टीवर कशासाठी प्रेम करावं हेच रत्नाकरला समजत नव्हतं चौका चौकातून बघायचं काय तर पाठ उघडी टाकलेल्या बायका आणि पिस्तूल रोखलेले पुरुष पण रत्नाकरचं नशीब असं की त्याच्या घरात बरोबर ह्या उलट वातावरण बायको आणि दोन्ही मुलं सिनेमापायी जवळजवळ मोडीत निघालेल्या बरं शेजारी तरी चांगला भेटावा तो तर साक्षात फिल्मवालाच निघाला त्याने अमिताभच्या चित्रपटाचे पासेस आणून दिले लेकीने आणि कलत्राने सत्याग्रह केला रत्नाकरला सिनेमाला ओढून नेलं थिएटरच्या बाहेर पडल्याबरोबर सुकन्याने विचारलं बापू पिक्चर आवडला आवडला पण पण बिन नाही तुम्ही अगोदर आवडलं म्हणालात तेवढ्यात सुपत्नी म्हणाली गोष्टीत काहीतरी खुसपट काढायचं असेल काढून दाखवच पहिल्यापासून कथा इतकी छान गुंफत नेली आहे की सुकन्या म्हणाली मला फक्त अमिताभ कसा वाटला ते सांगा रत्नाकर प्रामाणिकपणे म्हणाला अमिताभबद्दल प्रश्नच नाही म्हणजे मी उगीच पागल नाही झाले सुकन्या प्रश्न विचारते न विचारते तो सुपत्नी म्हणाली मी काय म्हणतेस आम्ही दोघी असे विचार लग्नात रामी शपथ घेणाऱ्या बायकोकडे पाहत रत्नाकर मुद्दाम म्हणाला पण काय पण काय कथा पटत नाही काय नाही पटलं तुमच्या त्या अमिताभला सुकन्या म्हणाली आई बघ तुमच्या म्हणतात मुद्दाम सुपत्नी शांतपणे म्हणाली म्हणू दे तो आपलाच आहे सांगा पुढे रत्नाकर म्हणाला त्याला म्हणे ब्रेन ट्युमर होतो हो आणि ऑपरेशनमध्ये तो मरण्याची शक्यता असते म्हणून तो खुनी माणसाचा शोध लावून एक लाख रुपये आईला मिळवून द्यायला निघतो अर्थातच थोड्या अवधीत जास्त पैसे मिळवून द्यायचे म्हणजे अरे पण काही वास्तवता सुकन्याने विचारलं म्हणजे कसं रत्नाकर म्हणाला मला जेव्हा हार्ट अटॅक आला होता तेव्हा तो रामन राघव सापडत नव्हता मी तेव्हा चांगली नोकरी सोडून त्या रामन राघवच्या मागे लागलो असतो तर सुपत्नी लेकीला म्हणाली ऐकलंस ना अमिताभला चांगलं म्हणायचं नाही म्हणून स्टोरीवर घसरतील सुकन्या म्हणाली बापू लेखकाने स्टोरी तशी लिहिली त्यात अमिताभची काय चूक तुम्ही त्याच्या कामाबद्दल बोला रत्नाकर म्हणाला मी लेखक आहे माझं पहिलं लक्ष स्टोरीकडे असतं आपल्या मनात कोणताही जुना चित्रपट रिंगाळतो तो त्याच्या स्टोरीमुळे म्हणून कथा लॉजिकल हवी जेवायला गेल्यानंतर स्वयंपाकच चांगला व्हायला हवा वाढपी कसा स्मार्ट होता पण सुपत्नी म्हणाली हिंदी सिनेमा म्हटल्यावर काही गोष्टी गृहित धरायलाच हव्यात रत्नाकर म्हणाला हिंदी सिनेमा म्हटल्यावर मी सगळंच गृहित धरायला तयार आहे अमिताभसारख्या खुनी माणसाचं ऑपरेशन करायला डॉक्टर तयार होत नाहीत म्हणून आरशात बघून बघून अमिताभने स्वतःच आपल्या मेंदूवर शस्त्रक्रिया केली असं जरी दाखवलं तरी आता बघ टोकाला नेतील आणि आई मगाशी त्याला वाढपी म्हणाले तेच बायकांना मत्सरी म्हणायचं पण पुरुष पराकुटीचे मत्सरी असतात आपण दोघी अमिताभवर जीव टाकतोय ना ते असंच बोलणार पण तरीही सांगते अमिताभ तो अमिताभ त्याची सर म्हणूनच असली बंडल भूमिका केली मी असल्या स्टोरीत कामच केलं नसतं सुकन्याने विचारलं बापू तुमची तरी प्रत्येक कथा परफेक्ट असते का हो जाऊ दे बेटा त्यांच्या नादी लागू नकोस घरी गेल्याबरोबर जेवण उरकायचं आणि तडक टेबल गाठायचं आणि बरेच दिवस रिंगाळलेली कथा पुरी करायची असं रत्नाकरने ठरवलं पुढे काय लिहायचं याची सगळी जुळवणी तयार होती तटबंदीपाशी सगळं सैन्य इशाऱ्याची वाट बघत थांबावं तसे विचार खडे होते फक्त वेस उघडायची खोटी होती पण तेवढा आनंदही त्याच्या मालकीचा राहिला नाही घरात पाऊल पडताच पाठोपाठ पडोसी आत आला ऑथर पिक्चर कैसा था अच्छा था रत्नाकरने रीत म्हणून उत्तर दिलं पिक्चर आवडलं म्हटलं की पुढचं संभाषण टळलं नाही आवडलं म्हटलं की चर्चा आली चिकित्सा आली वादविवाद आला या गोष्टींना मूड नव्हता तटबंदीपाशी सैन्य तयार होतं इतकंच नव्हे तर हळूहळू ते अशांत व्हायला लागलं होतं नंतर रत्नाकरच्या ध्यानात आलं की पडोसीने देखील तो प्रश्न आपल्याला केवळ रीत म्हणून विचारला होता त्याचे खरे चाहते दुसरेच होते आणि त्यानंतरचा दीड तास अमिताभ आणि अमिताभ याशिवाय दुसरी बात नव्हती सुकन्याचं ठीक होतं पण व्हॉट अबाउट सुपत्नी ती आता पत्नी नव्हतीच तिची कन्याच झाली होती क्षणभर रत्नाकरला वाटलं की अमिताभबद्दल बोलताना तिचं केवळ वयच नव्हे तर पंधरा वीस पाऊंड वजनही कमी झालेलं आहे रत्नाकरच्या पोटात कावळे आणि तटबंदीपाशी सैन्य कोकलत होतं पण पडोसी सुकन्या सुपत्नी अमिताभमध्ये हरवली होती जया सध्या त्याच्याबरोबर कशी वागते याचं पडोसीकडून वर्णन ऐकता ऐकता भूक लागलेल्या नवऱ्याशी या क्षणी आपण कशा वागत आहोत हे सुपत्नी साफ विसरली होती पडोसी कट्टा कटेना शेवटी त्याच्या घरातला फोन वाजलेला ऐकू आला तेव्हा तो उठला दार लावून घेत रत्नाकर त्या दोघींना म्हणाला एवढी भक्ती परमेश्वराची केली असती तर साक्षात प्रभू रामचंद्राने दर्शन दिलं असतं सुपत्नी म्हणाली रामापेक्षा आम्हाला दोन मिनटं अमिताभ भेटला तरी खूप झालं मग आयुष्यात काही नको सुकन्या म्हणाली आई आयडिया आपण रामालाच रिक्वेस्ट करायची की तू दहा अवतार घेतलेस आता अमिताभचा मेकअप कर आणि भेट सुपत्नी म्हणाली अमिताभच्या रूपात ये आणि अंगावर कंप्लीट व्हाईट ड्रेस हवा त्यानंतर माय लेकींनी कपडे बदलले आणि मग जेवणं आली झोपता झोपता रत्नाकरने विचारलं कुणाची पत्र फोन तुमचे प्रकाशकमुळे त्यांचा फोन होता तुम्हाला उद्या फोन करायला सांगितला आहे मुळ्यांच्या ऑफिसात ना नाही आणखी एक नंबर दिलाय त्यांनी लिहून ठेवला आहे का नीट पाठ आहे four seven two zero one four Ratnakar आश्चर्याने म्हणाला नंबर लक्षात राहिला नवल आहे सुपत्नी म्हणाली मी अमर अकबर चार वेळा पाहिला शोले सात वेळा पाहिला अवर सात सत्तेचाळीस पुढचे आकडे वीसशे चौदा म्हणजे अमिताभच्या एका मोटारीचा नंबर सोपा तर आहे दुसऱ्या दिवशी डिटेक्शन देताना रत्नाकर सहज टेनोला म्हणाला काल तुमचा तो अमिताभ पाहिला अय्या कोणता पिक्चर मजबूर मजबूर म्हटल्याबरोबर स्टेनो हुई करून ओरडली तिने खुर्चीतल्या खुर्चीत उडी मारली लोपेश साहेबांनी खून करून काय झालं म्हणून विचारलं तुम्ही पण अमिताभच्या फॅन दिसताय मी एकटी नाही आम्ही सगळ्या म्हणजे कोण कोण माझी तीन वर्षाची भाची आहे तिच्यापासून माझ्या आत्तेपर्यंत आत्याही त्यांचं वय ती आता बावन्न वर्षाची आहे माझ्या भावाने आम्हा सगळ्यांना मजेदार नावं ठेवली आहेत म्हणजे कशी माझं नाव उषा तेव्हा तो मला उषा फॅन म्हणतो भाचीला हातातला छोटा जपानी फॅन म्हणतो मोठ्या बहिणीला टेबल फॅन आईला सिलिंग फॅन म्हणतो पण आत्याला काय म्हणायचं ते रत्नाकर किंचित उपरोधाने म्हणाला एक्झॉस्ट फॅन म्हणा लंच अवरमध्ये कोणीतरी पिक्चरचा विषय काढला संभाषणाची गाडी अमिताभवर आली बाबूराव कुलकर्णींनी रत्नाकरला विचारलं तुम्हाला अमिताभचं इन्फेक्शन झालं की नाही इम्पॉसिबल आमच्या घरी जाता येता विषय सिनेमा नट नट्या हाच असतो चिरंजीव तर ए फॉर ॲपलनं न म्हणता A for Amitabh B for Babita C for Chintu D for Dharmendra H for Hema असं काहीतरी म्हणतो तुम्ही अशा वेळी काय करता कानाखाली आवाज काढतो रत्नाकर म्हणाला आम्हाला तुमचा हेवा वाटतो का तुमच्यात तशी हिंमत आहे म्हणून बाबूराव म्हणाले तुमच्या घरी असं काही होणारच नाही तुम्ही लेखक तुमच्या घरी सतत उठबस होणार ती विचारवंतांची तुमची मंडळी तुमच्यासारखीच झाली असतील बाबूराव भ्रम आहे भ्रम आमच्या घरी आमची सुकन्या आणि तिची परमपूज्य मा दोन्ही गॉन केसेस आमच्या बायकोला एकदाच अमिताभच्या आईची आणि मुलीला त्याच्या बहिणीची भूमिका करायची आहे बाबूरावांनी विचारलं आई बहीण या भूमिकेत काय चार्म बायको म्हणते अमिताभ एकदा तरी मा असा टाहो फोडत मिठी मारेल की नाही आणि मुलगी म्हणते भैया असं म्हणत मी त्याला मिठी मारेन बाबूराव गंभीर होत म्हणाले सोनटक्के फॅमिलीला आवरा आवरा काय त्यांचं तर असं म्हणणं आहे की असे सीन्स टाकून मीच एक कथा लिहावी सोनटक्केने एवढं सांगताच बाबूरावांना निराळाच हुरूप आला ते म्हणाले समजा उद्या एखाद्या प्रोड्युसरने तुम्हाला एका कथेचे पंचवीस हजार दिले तुमच्यासहित सगळ्यांना सिनेमात काम दिलं त्याचे वर एक लाख रुपये दिले तर तुम्ही काय कराल विचार करा रत्नाकरने काहीच उत्तर दिलं नाही पण रात्री एक भयानक स्वप्न पडल्यामुळे तो रात्रभर जागा राहिला त्या स्वप्नात अमिताभमध्ये झोपला होता एका बाजूला रत्नाकरची सुपत्नी आणि एका बाजूला सुकन्या तिघही एकमेकांना मिठ्या मारून रडत होते आणि समोरच्या भिंतीवर रत्नाकरचा हार घातलेला फोटो होता दुसऱ्या दिवशी बाबूरावांनी पुन्हा विचारलं एक वेळ तुम्ही काम करू नका पण स्टोरीचं काय पंचवीस हजार रत्नाकर म्हणाला आमच्या फॅमिलीला काम मिळालंच तर मी कथेत असं दाखवीन की अमिताभची आई त्याच्या लहानपणीच त्याला सोडून गेली आहे त्यामुळे त्या घरात आईचा फक्त फोटो फार तर पुतळा आहे दॅट्स ऑल आईचा म्हणजे मिसेस सोनटक्क्यांचा येस मग बहिणीचं काय आई गेली याचा धक्का सहन न होऊन ती परंगदा होते आणि एकटीच आफ्रिकेच्या जंगलात गात गात भटकते बाबूराव म्हणाले सोनटक्के तरी तुमची सुटका नाही तुमची बायको आणि मुलगी नक्की एकदा मिठी मारणार कशी काय हे सगळे हिंदी प्रोड्युसर तुम्हाला न सांगता ह्याच कथेत एक ड्रीम सिक्वेन्स टाकतील त्यात सगळे एकमेकांना भेटतील असं दाखवतील रत्नाकर वैतागुण म्हणाला जाऊ दे बाबूराव छळू ना मी छळत नाही पण सोनटक्के फॅमिलीला आवरा रत्नाकरने विचारलं कसं आवरायचं मी आवरतो तसं म्हणजे झोडपायचं प्रत्येक वेळी झोडपावं लागत नाही पण मुळमुळीत धोरण मात्र अजिबात उपयोगी नाही मी एकही हिंदी सिनेमा बघत नाही घरातल्यांना बघू देत नाही ट्रान्झिस्टर मी घरात असताना लावायचा नाही अशा माझ्या ऑर्डर्स आहेत फिल्मी साप्ताहिक मासिकं दिसली तर मी फाडून टाकतो सिनेमा नटनट यावर चर्चा करायला बंदी आहे सिनेमांचं हे विष मुळासकट उपटलं पाहिजे टी व्ही छायागीतं त्यांचं काय करता माझ्या घरात टी व्ही नाही मी तो कधी घेणारच नाही रत्नाकर म्हणाला चित्रपट हे फार जबरदस्त माध्यम आहे जनमानसावरची पकड बाबूराव म्हणाले त्याला वर्तमानपत्रवाले जबाबदार आहेत त्यांनी नटनट्यांचं विलक्षण स्तोम माजवलेलं आहे ते त्यांचे फोटो छापतात मुलाखती छापतात लफडी पण डौलात छापतात आणि नटनट्यांच्या भानगडींवर फार रसिकतेने माणसं बोलतात त्यातही बायकांचं प्रमाण जास्त आहे स्वैराचाराची ज्यांना जास्तीत जास्त चीड यायला हवी त्यांनाच त्याची लज्जत वाटते तेव्हा सोनटक्के फॅमिलीला आवरा तेवढ्यात रत्नाकरला भेटायला कुणी पाहुणे आले म्हणून बाबूराव निघून गेले रत्नाकरचं व्याख्यान ठरवण्यासाठी कोल्हापूरहून काही मंडळी आली होती नमस्कार चमत्कार झाल्यावर चार डिसेंबरचा रविवार रिकामा आहे का हे त्यांना हवं होतं रत्नाकर म्हणाला तीन किंवा चार कोणती तरी एक तारीख गेलेली आहे आता आठवत नाही मग त्याच्या पुढची फोन करून सांगतो रत्नाकरने घरी फोन लावला सुपत्नी फोनवर येताच त्याने विचारलं पुण्याच्या संस्थेला मी व्याख्यानासाठी कोणती तारीख दिली आहे ते बघ त्याला जोडून जमलं तर कोल्हापूरला जाईन कुणी आहे का तिकडे हो इथं समोरच आहेत एक मिनिट एक मिनिटाने पलीकडून उत्तर आलं तुमचा पुण्याचा कार्यक्रम ना सांगते मी किती परफेक्ट इन्फॉर्मेशन ठेवते बघा सांग लवकर अमिताभ जयाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दोन दिवस अगोदर आहे बऱ्याचशा चिडलेल्या अवस्थेत रत्नाकर घरी आला तर घरात फार वेगळं वातावरण सुकन्या आणि त्यापेक्षा सुपत्नी अत्यंत प्रसन्न चेहऱ्याने सामोरी आली रत्नाकरला अतिशय आवडणारी साडी सुपत्नीच्या अंगावर होती सुकन्या रत्नाकरसाठी चहा करायला गेल्यावर सुपत्नी संधी साधून पटकन जवळ आली तिने रत्नाकरचं एक धावतं चुंबन घेतलं रत्नाकर पृथ्वीवर यायच्या आज सुपत्नी म्हणाली एक एकच रिक्वेस्ट करणार आहे करू कर फक्त दोनच तासांसाठी आपल्या घरात शूटिंग करायची परवानगी द्याल शूटिंग फक्त दोन तास घड्याळ लावून दोन तास आणि विशेष काही नाही शेट्टीचा नोकर दार उघडतो अमिताभ त्याला एक ठोसा मारतो तेवढ्या शेट्टी बाहेर येतो शेट्टी आणि त्याची मारामारी होते शेवटी अमिताभ शेट्टीला खिडकीतून फेकून देतो बस इतकंच इतकंच मग त्यांना आपलंच घर का हवं आहे तसं काही नाही मेननने विचारलं मी म्हणाले ह्यांना विचारून सांगते तेवढ्या सुकन्याने मिठी मारली बापू प्लीज परवानगी द्या तुम्ही हो म्हणालात तर मला अमिताभला जवळून पाहायला मिळेल आणि आईला हां सांग आईला काय तिला तिच्या हातचं बैंगण भरता अमिताभला खायला घालता येईल नेहमीप्रमाणे रत्नाकर विरघळला रत्नाकरच्या घरात एक नवं चैतन्य खेळू लागलं कधीही जिने न उतरणारी सुपत्नी स्वतः उत्साहाने खाली उतरली दोन किलो वांगी घेऊन आली दुसऱ्या दिवशीची सकाळ बैंगण भरताच्या वासाने दरवळून निघाली पण सिनेमावाल्यांपैकी एकही जण रत्नाकरच्या घरी फिरकला नाही पडोसीने शांतपणे सांगितलं डेट पोस्टपोन हो गई दोन किलोंचं केलेलं बैंगन भरता रत्नाकर सतत तीन दिवस संपवित होता एकदा शिजवलेला पदार्थ तीन तीन दिवस खराब होऊ न देणारा फ्रीज रत्नाकरला दैत्यासारखा वाटला बियर चिल्ड करून आपल्या म्हातारीच्या कापसासारखं हलकंफुलकं करतो तोच हा फ्रीज ह्याचाही त्याला विसर पडला तिसऱ्या दिवशी रात्री तर तो भरता भरता म्हणून दचकून जागा झाला होता सांगितलं होतं त्याच्या नवव्या दिवशी कंपनीच्या माणसांनी रत्नाकरच्या घराचा ताबा घेतला त्यांनी प्रथम गॅलरीला लावलेलं लोखंडाचं ग्रिल तोडून टाकलं भिंतीवरच्या वॉलपेपरवर कोळशाने रेघा मारल्या रत्नाकरचा सरकारी बक्षीस घेतानाचा फोटो काढून तिथ्या अंगावरचे कपडे उतरवणाऱ्या बाईचं चित्र लटकवून टाकलं आणि सर्वात कहर म्हणजे एका कोपऱ्यात अमिताभचा सहा फूट उंचीचा एक पुतळा ठेवून दिला शूटिंगसाठी घर वापरायला दिल्याबद्दल अमिताभचा पुतळा ते त्याच घरात बक्षीस म्हणून ठेवणार होते हे समजल्याबरोबर सुकन्येने आणि सुपत्नीने तो पुतळा स्वच्छ करायचे दिवस दोघीत वाटून घेतले त्या कंपनीच्या माणसांपैकी ज्या एका माणसाजवळ ब्रीफकेस होती त्या माणसाला सुकन्येने अमिताभचा फोटो आहे का विचारलं कुणाला काय हवं असतं याची अचूक पारख असलेल्या त्या मुरब्बी माणसाने निरनिराळ्या आकाराचे तीस पस्तीस फोटो तिला दिले संध्याकाळी रत्नाकर घरी आला रत्नाकर सोनटक्के या विख्यात लेखकाचं ते घर आहे अशी एकही खुंटी तर राहिली नव्हती दरवाजावरची रत्नाकरची पाटी नाहीशी झाली होती आणि खडूने वेड्या वाकड्या अक्षरात शेट्टी असं खरडण्यात आलं होतं वॉलपेपरची अवस्था पाहून रत्नाकर अवाक झाला समोरच्या बाईचं चित्र पाहून तो दिडमूड झाला सेंटर टेबलवरच्या काचेचे तीन तुकडे पाहून तो निशब्द झाला गॅलरीचं तोडलेलं ग्रिल नजरेला पडताच तो किंकर्तव्य मूड झाला आणि समोरचा सहा फुटी अमिताभचा पुतळा पाहून तो पांढराच पडला सुपत्नी प्रसन्नने म्हणाली ते सगळी खोली पहिल्यासारखी करून देणार आहेत आणि हा पुतळा तो इथंच राहणार आहे शूटिंगसाठी आणि नंतरही म्हणजे आपण त्यांना शूटिंगसाठी आपलं घर देणार म्हणून त्यांनी हा पुतळा आपल्यालाच दिला आहे अगं पण तेवढ्या सुकन्या धावत आली बापू अगोदर आत चला तुम्हाला चम्मालध दाखवते रत्नाकर आत गेला आणि त्याला लहानपणीची उंदराची गोष्ट आठवली काळे उंदीर गोरे उंदीर लहान उंदीर मोठे उंदीर त्याप्रमाणे सगळीकडे अमिताभचे फोटो पसरले होते भिंतीवर खिडकीवर कपाटावर त्या गोष्टीतल्या बासरीवाल्याप्रमाणे आपणही एक बासरी घ्यावी आणि फिल्म इंडस्ट्रीतल्या सगळ्या नटनट्यांना घेऊन तेवढ्या सुकन्या म्हणाली बापू मी आणि आई अमिताभबरोबर फोटो काढून घेणार आहोत आणि मग मी कॉलेजातल्या सगळ्या मैत्रिणींना तो फोटो दाखवून जळवणार आहे रत्नाकर म्हणाला अमिताभसुद्धा तेच करणार आहे काय तुमच्या दोघींचे फोटो दाखवून संजीव कुमारपासून मुकरीपर्यंत सगळ्यांना जळवणार आहे दुसऱ्या दिवशी कंपनीच्या माणसांनी घर गजबजून गेलं पाच सहा मोठमोठाले दिवे आले स्विच बोर्ड आला सापाच्या वेटोळ्याप्रमाणे सगळीकडे दिव्यांच्या वायर्स पसरल्या मग कॅमेरा आला मेकअपचं सामान आलं manager cameraman assistant director Khanna त्याशिवाय मारामारी कशी करायची हे सांगणारं एक डायरेक्टर त्याने फक्त माऱ्या माऱ्या लावून द्यायच्या आणि मग स्वतः शेट्टी आला ज्याला अनेकदा लोखंडी सळ्यांनी रक्तबंबाळ होईपर्यंत मारण्यात आलं होतं पंचवीस तीस ठिकाणी सूर्यांनी भोकसलं होतं उषा किरणच्या एकविसाव्या मजल्यावरून फेकण्यात आलं होतं गोडाऊनची भिंत आणि ट्रक यामध्ये चिरडण्यात आलं होतं आणि तरीही तो पुन्हा पुन्हा जिवंत होत तो तुळतुळीत डोक्याचा शेट्टी रत्नाकरसमोर उभा राहिला फिल्मवाल्यांपैकी प्रत्येकाशी पडोसीने रत्नाकरची ओळख करून दिली जन्मात ज्यांचं तोंड पाहिलं नव्हतं आणि नंतर पुढे दिसणारही नव्हतं त्या प्रत्येकाने हँडशेक करीत म्हटलं आपसे मिलकर बहुत खुशी होई संध्याकाळी सहा वाजता रत्नाकर घरी आला शूटिंग संपलं असणार ही त्याची अपेक्षा पण तसं झालं नव्हतं घराबाहेर दोन हजारांच्या आसपास माणसं उभी होती पोलीसच्या तीन गाड्या बंदोबस्तासाठी तिथंच थांबलेल्या आगे का घुसते हो असं म्हणत जमावाने तीन वेळा आणि नंतर प्रत्यक्ष एका पोलिसानेच रत्नाकरला मागे खेचलं कोणत्या तरी पोलिसाला रत्नाकर इथला मालक असल्याचं कोणीतरी सांगितलं त्याच्या मदतीने रत्नाकर स्वतःच्या घरी आला घराची अवस्था आणखीनच बघवत नव्हती मारामारीचा सीन संपला असावा सगळीकडे काचाच कासा होत्या सोफा सेटमधला कापूस बाहेर आला होता बापू धमाल आली प्रॉडक्शनवाल्यांपैकी एकाने अमिताभची आणि रत्नाकरची ओळख करून दिली सबंध दिवस धुडगुस घालूनही शूटिंग आटोपलं नव्हतं शेट्टीबरोबरची मारामारी आटोपली होती शेट्टीचा नोकर दार उघडतो आणि त्याला अमिताभ पहिली फाईट मारतो एवढंच द्यायचं राहिलं होतं नेमकं नोकराचं काम करणारच आला नव्हता तीन वेळा कंपनीची गाडी त्याला आणायला गेली होती पण तो सापडला नव्हता वेळेला कुणाला उभं करायचा हा प्रॉब्लेम होता नाहीतर तेवढ्याच एका सीनसाठी दुसऱ्या दिवशी पुन्हा यावं लागणार होतं आणि ती कल्पना कुणाच्या सुपीक डोक्यातून निघाली हे समजलं नाही पण अमिताभने प्रत्यक्ष रत्नाकरला विचारलं if you don't mind why don't you act with me सर्वांनी रत्नाकर भोवती गिल्ला केला फेर धरला सुपत्नी आणि सुकन्याला तर हर्षवायू व्हायची वेळ आली अमिताभसारख्या कलावंतांकडून एक थप्पड खाणं ही एक परम भाग्याची घटना होती बरं ती थप्पड ही अपाय करेल अशी नाही नुसती मारल्याची ॲक्शन बाकी सगळं बॅकग्राऊंड म्युझिकवरच मारून नेणार पण ह्या सर्व निवेदनापेक्षा समर्थनापेक्षा रत्नाकरला हो म्हणावं लागलं याचं कारण निराळच होतं तो मारामारीचा सीन संपेपर्यंत ती खोली काचेच्या पसरलेल्या तुकड्यांसकट तशीच ठेवावी लागेल असं मॅनेजर म्हणाला आणि ही बेभरवशाची माणसं चार दिवस फिरकलीच नाहीत तर light on taking camera go action पढवलेल्या सूचना तशाच लक्षात ठेवीत रत्नाकरने दरवाजा उघडला अमिताभ आत आला त्याचा एक हात वर गेला आणि रत्नाकर शुद्धीवर आला तेव्हा खोलीत सुपत्नी सुकन्या कॉलनीतला त्यांचा फॅमिली डॉक्टर पडोसी मेनन आणि कंपनीचा प्रॉडक्शन मॅनेजर एवढीच माणसं होती अमिताभच्या एकाच फाईटने रत्नाकर आठ फुटांवर जाऊन पडला होता आणि त्याचा एक दात अर्धा तुटला होता तिसऱ्याच दिवशी रत्नाकर उरलेला अर्धा दात काढायला डेंटिस्टकडे गेला बरोबर सुपत्नी अगत्याने गेली डेंटिस्टने पाच मिनिटात दात काढला त्याबरोबर सुपत्नी म्हणाली तो दात फेकू नका मला साफ करून द्या का वार्धक्याने पडलेला दात नाही तो त्या अर्ध्या दातामागे माझ्या तशाच काही भावना आहेत एक हात गालफडावर असल्याने रत्नाकर गप्प होता नंतरच्या दोन दिवसात येणाऱ्या जाणाऱ्यांनी सळोकी पळो केलं अमिताभचा पुतळा पाहायचा आहे शूटिंगचं वर्णन ऐकायचं आहे एका थपड्यात रत्नाकरचं काय झालं ते सुपत्नीने सांगायचं आहे आणि शेवटी पडलेला दात बघण्यासाठी रत्नाकरला आ करायला लावायचा अमिताभची आठवण म्हणून त्याने पाडलेल्या दातांचं आपण लॉकेट करणार हे जेव्हा सुपत्नीने कुणाला तरी सांगितलं तेव्हा मात्र सहनशक्तीच्या पलीकडे मामला गेला विलक्षण उकाडा बस वेळेवर नाही आणि तेवढ्या समोर लक्ष गेलं तर अमिताभ मोठा आ करून हसतोय आपणच ठोसा मारून पाडलेल्या दाताला तो हसतोय असं क्षणभर रत्नाकरला वाटलं आणि तो पोस्टरकडे धावत सुटला ट्रक प्रथम स्टुडिओत गेला बाहेरच उभा राहिला कुणीतरी एकजण आत जाऊन आला आणि नंतर ट्रक सरळ पोलीस कमिशनरच्या ऑफिसात गेला कंपनीचा माणूस जेव्हा साहेबांना आपण आल्याची वर्दी द्यायला निघाला तेव्हा रत्नाकरला काय वाटलं कुणाच ठाऊक त्याने आपलं व्हिजिटिंग कार्ड आत पाठवलं स्वतःची खुर्ची सोडून कमिशनर दाभोळकर रत्नाकरला सामोरे आले हस्तांदोलन करीत त्यांनी रत्नाकरला आपल्याजवळ बसवून घेतलं तसं करता करता त्यांनी बेल वाजवली शिपाई आत येताच त्यांनी फोटोग्राफरला बोलवायला सांगितलं रत्नाकरचा चेहरा खरकन उतरला आता फोटोसहित वर्तमानपत्रात जाहीर वरात निघणार फोटोग्राफर आले कमिशनर म्हणाले नेहमीसारखा फोटो नको आहे पकडून द्या किंवा वॉन्टेडसारखा नको आहे एक झक्कास पोर्ट्रेट जे घरात लावता येईल हवं आहे रत्नाकरला दाभोळकरांनी रिलॅक्स व्हायला सांगितलं फोटो निघाला फोटोग्राफर गेला मिस्टर सोनटक्के आता बोला तुम्हाला काय घडलं आहे ते जस्ट फॉरगेट इट सध्या नवीन काय लिहित आहात ते सांगा खुर्ची या राजकीय कादंबरीनंतर तुम्ही गप्प आहात तुम्ही ती राजकीय कादंबरी वाचली होती भले मी त्या कादंबरीच्या सोळा प्रती विकत घेऊन माझ्या जेवढ्या मित्रांनी खुर्च्या अडवल्या आहेत त्या सगळ्यांना वाटल्या होत्या त्या कादंबरीची एक प्रत आत्ताही माझ्या ड्रॉवरमध्ये आहे आय एम युअर फॅन बोलता बोलता दाभोळकर उठले त्यांनी टेबलाचा ड्रॉवर उघडला आणि रत्नाकरला प्रत काढून दाखवली तुमचा एक चांगल्यापैकी फोटो संग्रही हवा होता आज योग आला आमच्या कमिशनरीन बाई आता खुश होतील त्यांनी तर तुमच्या काही कविता पाठ केल्या आहेत तुमचा फोटो घरी नुसता दाखवला तरी आम्हाला फर्स्ट क्लास जेवण मिळेल फक्त नॉनव्हेज मिळणार नाही त्यांना आवडत नाही आवडत नाही अहो माझ्यापेक्षा ती जहांबाज आहे खाण्यात पण आत्ता तिने नॉनव्हेज सोडून दिलं काही खास कारण अमिताभ नॉनव्हेज खात नाही म्हणे रत्नाकरचा चेहरा बदलला दाभळकर हसले आणि म्हणाले आय एम सॉरी मला आता काय प्रकार घडला ते सांगा प्रॉडक्शन मॅनेजर माझा दोस्त आहे त्याने मला डायरेक्ट फोन केला मधली माणसं प्रकरण दाबून टाकतील नाहीतर रेंगाळत ठेवतील म्हणून त्याने डायरेक्ट मला फोन केला तुमचं कार्ड पाहिलं आणि चाटच पडलो तिवारीने मला कळवलं म्हणून बरं झालं आता सांगा व्हॉट्स द मॅटर रत्नाकरने जे जे घडत गेलं ते ते सांगितलं आणि शेवटी चिडून विचारलं एका बुद्धिनिष्ठ विचार प्रवर्तक माणसाच्या सहवासात ही माणसं राहतात पण त्यांच्यात काही बदल नाही लॉकेटमध्ये दात बसवणार म्हटल्यावर हे कसं सहन होईल दाभोळकर गप्प होते पण आता रत्नाकरला दम निघत नव्हता दाभोळकरांसारख्या मोठ्या ऑफिसरला कुणाची बाजू पट्टे आहे हे ऐकायला तो उत्सुक होता दाभोळकर म्हणाले हो. तुम्हाला पोस्टर फाडावंसं वाटलं यात नवल नाही रत्नाकर म्हणाला खरं म्हणजे माझ्या हातून ही आत्ता तरी गोष्ट कशी घडली हे मी सुद्धा सांगू शकणार नाही मीच हा असा वागलो का असाही मला प्रश्न आहे दाभोळकर म्हणाले इनफॅक्ट तुम्हाला अमिताभचं पोस्टर फाडायची संधी मिळाली हे फार बरं झालं रत्नाकर चमकून म्हणाला दाभोळकर साहेब तुम्ही माझी चेष्टा करताय मुळीच नाही मला एक गोष्ट सांगा पोस्टर फाडणं हे योग्य की अयोग्य हे नंतर बघू तुम्हाला थोडं तरी बरं वाटलं ना नाही कशाला म्हणू पण अर्थात हे समाधान निरर्थक आहे दाभोळकर पटकन म्हणाले पोस्टर फाडणं जेवढं निरर्थक समाधान आहे तेवढंच निरर्थक दाताचं लॉकेट बनवणं हेही पण त्या निरर्थक समाधानावर माणूस जगत असतो अशी निरर्थक जागा आयुष्यात निर्माण व्हायला हवी तुम्ही पोस्टर फाडलं नसतं तर कशावरून ते शेजारच्यावर हात उगरला नसतात रत्नाकर गप्प होता दाभोळकर पुढे म्हणाले तुम्ही खूप मोठे लेखक आहात काही निश्चित मूल्यांचा तुम्ही तुमच्या लेखनातून सातत्याने उच्चार करीत आहात तेव्हा माणूस या विषयावर मला काही सांगायचा अधिकार नाही पण वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून माझ्या व्यवसायात मी जे अनुभवलं त्याबद्दल सांगू का रत्नाकर पटकन म्हणाला अवश्य माणसाचं मन फार विचित्र असतं त्याच्या मागण्यासुद्धा तशाच असतात त्या मागण्या ज्याला त्याला आकलन होत नाहीत पण एक नक्की कोणतं ना कोणतं वेळ त्याला हवं असतं आणि ते जरुरीचं पण आहे तुम्ही एखाद्या माणसाला वेळ कशाचं आहे यावर चर्चा करीत बसता मला त्या वेडापेक्षा माणसाच्या वेडं होण्याच्या वृत्तीची मजा वाटते ती वृत्ती महत्त्वाची माणसं म्हणून शांत असतात नाहीतर माणसांनी आगी लावल्या असत्या आता तुमच्याच घरात पहा अमिताभच्या वेडात त्या दोघी जर हरवल्या नाहीत तर तुमचं जीणं नकोसा करतील त्या खरं हंड्रेड पर्सेंट तुमच्यात त्या दोघी प्रमाणाबाहेर समरस झाल्या तर त्यांचा तुम्हालाच जास्त उपद्रव होईल तुम्ही एक ओळ लिहू शकणार नाहीत मी तर म्हणतो ही वेडं जोपासायला हवीत कोणतं ना कोणतं फ्रस्ट्रेशन विसरण्याच्या त्या गोळ्या आहेत असं समजा पण सिनेमा नटांचं वेड त्यासारखं सेफ वेड नाही दुसरं तुमची बायको अमिताभच्या प्रेमात पडली म्हणून तुम्ही निर्धास्त आहात ती जर त्या शेजाऱ्यावर प्रेम करायला लागली तर अमिताभपर्यंत तुमची बायको पोचणार नाही हे तुम्हाला नक्की माहीत आहे म्हणूनच तुम्ही शांत आहात तुमचा दात अमिताभने पाडला म्हणूनच तुम्ही गप्प आहात शेजारच्याकडून तुम्ही थप्पड खाल का रत्नाकरने मध्येच विचारलं पण माझ्या बायकोला कसलं फ्रस्ट्रेशन असेल दाभोळकर म्हणाले ते कसं सांगता येईल त्याही सांगू शकणार नाहीत एक सत्य मात्र अबाधित आहे पुरुष असो बाई असो दोघं सौंदर्याचे पूजक असतात अमिताभवर पोरीबाळी का मरतात स्टेनोच्या आत्याची आठवण होऊन रत्नाकर म्हणाला म्हाताऱ्यासुद्धा होय म्हाताऱ्यासुद्धा कारण तो देखणा आहे राजबिंड आहे पुरुष आहे आणि सिनेमात त्याला नेहमी शक्तिवान दाखवतात शक्ती आणि सौंदर्य दोन्हींचं एकत्र दर्शन होतं बायकांना दुसरं काय हवं असतं आणि खरं सांगू you will not believe me जसा तुमचा फॅन आहे तितकाच तसा अमिताभसाठी पण वेडा होतो तो चांगला तर दिसतोच पण असं म्हणतात की तो मारामारी करताना डमी वापरत नाही रत्नाकर गालावर हात ठेवत म्हणाला डमी वापरत नाही आणि मारामारी पण खोटी करत नाही oh I am sorry it's all right माझ्यावर रागवलात का नाही तुम्ही चांगलं बोलता आहात त्याची मला कल्पना नाही मी अनुभवाचं बोलतो माणसाला स्वप्नरंजन हवं असतं तो त्याच्याशिवाय जगू शकणार नाही सिनेमाचं जग त्यातलं वैभव गुन्हेगारी मारामारी आणि शृंगार सगळं खोटं आहे फसवं आहे म्हणूनच हे जग अजून चाललंय तुमच्या बायकोने दात सांभाळून ठेवला लोक तर नटानट्यांच्या अंगावरचे कपडे कापून त्याचे तुकडे जवळ ठेवतात नंबर प्लेट्स पळवतात इथं अशा किती तक्रारी येतात सांगू हे फिल्मीवाल्यांचं जगच फार विलक्षण आहे रत्नाकर पुरता भारावला होता आपण एवढी पुस्तकं लिहिली पण तरीही सांगण्यासारखं खूप उरलं होतं दाभोळकर म्हणाले तुम्ही लेखक आहात म्हणून मुद्दाम सविस्तर बोलतोय मी आमच्या डिपार्टमेंटचा एक अनुभव सांगतो तसं पोलीस रेकॉर्ड आहे ज्या झोपडपट्टीजवळ सिनेमाचे थिएटर्स आहेत तिथं गुन्हे कमी होतात माऱ्यामाऱ्यांचं प्रमाण पण कमी असतं त्यामुळे मला नेहमी वाटतं की समर्थन करता येणार नाही अशी जी काही वेडं असतात किंवा गरजा असतात त्यापैकी एक गरज चित्रपटवाले पुरी करत आहेत आता एक आहे तुमच्यासारख्या विचारवंत माणसाला हे पटणार नाही तरीही त्याच्यावर एक उपाय आहे जर पाहिजे तर सांगतो जरूर if the rape is inevitable then relax and enjoy पण दुसरं असं आहे सोनटक्के या लाटा फार झपाट्याने ओसरतात चिरंतन काही नाही सर्व कलेत वाङ्मय म्हणजे शब्दच मागे उरतात बाकी सर्व जात चित्रपट व्यवसायात तर जाणारी गोष्ट प्रचंड वेगाने जाते चार दिवस अमिताभचे चार दिवस आणखी कुणाचे तरी तुम्ही लेखक आहात वाचकांना हेलावून सोडता तुमच्या कथेतल्या पात्रांशी तुम्ही एकजीव होता त्यांच्या भावना विश्वात तुम्ही नातं जोडता त्याचप्रमाणे तुम्ही घरातल्या माणसाशी एकरूप व्हा आणि मजेत राहा बोलता बोलता दाभोळकरांनी ड्रॉवर उघडला आतून दहा बारा अमिताभचे फोटो काढले त्यातला एक फोटो रत्नाकरला देत ते म्हणाले हा अमिताभचा एक अत्यंत दुर्मिळ फोटो आहे हा तुमच्या मुलीला द्या आणि ती कशी वेडी होते ते पहा थँक्यू व्हेरी मच थँक्यू काय तुम्हाला तसं कोण सोडतंय let's have a nice lunch आज मी तुमच्याबरोबर लंचला गेलो होतो हे घरी सांगून जरा बायकोला जळवतो पण ते पोस्टरचं ते माझ्यावर सोपवा तुम्ही घरी जा आणि काहीतरी झकास प्रसवा दाभोळकर प्रसन्नपणे हसले अमिताभचे फोटो आणि तेही आपण आणणे म्हटल्यावर सुकन्या आणि सुपत्नी खरोखरच खुश होणार होती एक फोटो म्हणता म्हणता दाभोळकरांनी सगळेच फोटो दिले होते रत्नाकर घरी आला पाहतो तो अमिताभचा पुतळा निर्वासितासारखा जिनाच्या पायरीशी उभा होता त्या पुतळ्याकडे बघत बघत त्याने बेल वाजवली सुकन्याने दार उघडलं रत्नाकरला मिठी मारली आणि ती म्हणाली बापू आणखी एक धमालचं अमिताभची का है अमिताभ नाही चिंटू चिंटू कोण ऋषी कपूर बापू तो इतका चिकणा आहे क्यूट आणखीन उद्या आपल्या घरी चिंटूचं मारामारीचं शूटिंग आहे बापू परवानगी द्याल गालावर हात ठेवत रत्नाकर म्हणाला जरूर अजून एकतीस दात शाबूत आहेत